श्री नवनाथ कथासार अध्याय आठवा श्रीरामचंद्रांचे दर्शन आणि सूर्याबरोबर युद्ध या अध्यायाचं नित्यपठन केल्यास वाचकाचा कुठलाही दूरदेशी असलेला मित्र निश्चितपणे परत येईल आणि सर्व प्रकारची चिंता आणि व्यथा दूर होतील अध्यायाला सुरुवात होत आहे मच्छिंद्रनाथ यात्रा करीत द्वारिकेला गेला तेथे गोमती नदीवर स्नान करून कृष्णाचे दर्शन घेतले तेथून तो अयोध्येस आला तेथे शरयू नदीचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी तो देवळात निघाला त्यावेळी अयोध्येमध्ये पाशुपत नावाचा राजा राज्य करीत होता तो राजा श्रीरामचंद्रांचा वंशज होता एके दिवशी तो आपल्या सैन्यांसह श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यास देवळात आला होता राजा देवळात पूजेला गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवायलाही जागा नव्हती एवढी प्रचंड प्रमाणात गर्दी होती परंतु त्या गर्दीतूनही मच्छिंद्रनाथाची स्वारी श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली पण तो जेमतेम देवळाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचला नसेल तोच द्वारपालांनी त्याला अडवले द्वारपाल मच्छिंद्रनाथाशी उद्धटपणाने बोलू लागले त्यांनी त्याला मतिमंदा मूर्खा इत्यादी शब्दांनी बोलून त्याची मर्यादा ठेवली नाही शेवटी हात धरून मच्छिंद्रनाथाला त्यांनी मागे लुटले हा झालेला अपमान पाहून मच्छिंद्रनाथास अतिशय संताप आला होता पण तो त्याने संयमाने थोडासा आवरला सेवकांबरोबर भांडण करणे योग्य नाही या विचाराने तो गप्प बसला कारण शेवटी सैनिक हे राजाचे गुलाम असतात राजाला शिक्षा करण्याचा विचार त्याच्या मनात आला त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथानं स्पर्शास्त्र मंत्र म्हटला आणि रामाचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेवले राजाने देवाची पूजा करून हात जोडून साष्टांग नमस्कार घातला तेव्हा राजाचे कपाळ भूमीवर टेकले आहे अशी संधी पाहून मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्राने मंतरलेले ते भस्म राजावर फेकले त्यामुळे राजाला जमिनीवरून उठता येईना तो जमिनीवरच चिकटून राहिला पुष्कळ प्रयत्न केले पण ते सर्व वाया गेले मग राजाने प्रधानास बोलवून हा प्रकार सांगितला त्याचा मंत्री फार मोठा हुशार होता तो लगेच बाहेर आला आणि कोणाचा काही तंटा बखेडा झाला आहे की काय याची चौकशी केली तो मनात म्हणाला नगरात नक्की कोणीतरी येते आला असावा राजदूतांनी नक्कीच त्याचा छळ केला असावा म्हणूनच हा घडलेला सर्व प्रसंग घडला देवळाच्या दाराशी येताच त्याला सर्व माहिती मिळाली त्याने नाथा शोधून काढलं आणि तो त्यांच्या पाया पडला आपले हात जोडून म्हणाला आता स्वामींनी कृपादान करावे तुम्ही संत आहात शांती भांडार आहात तुमच्या उदारपणाला तर सीमाच नाही म्हणून आपण क्षमा करावी महाराज प्रधानाच्या प्रार्थनेनं मच्छिंद्रनाथाचा राग शांत झाला त्यांना थोडस संतोष वाटला विभक्त मंत्र म्हणून ते भस्म फुंकताच राजा जमिनीवरचा उठून बसला पुढे राजा मुक्त झाल्याचे कळताच प्रधानानं मच्छिंद्रनाथाचा हात जोडून त्याला देवळात नेलं राजाला घडलेली सर्व घटना सांगितली आणि हा वृत्तांत ऐकून राजा त्याच्या पाया पडला त्याला त्याचे नाव विचारू लागला त्यावेळेस मच्छिंद्र म्हणाला मला मच्छिंद्र म्हणतात मच्छिंद्रनाथाची कीर्ती राजाला आधीच माहिती होती त्याचेच आज त्याला दर्शन झाले हे पाहून त्याला अतिशय आनंद झाला होता राजाने त्याचा हात धरून त्याला आपल्या सभास्थानी नेले मोठ्या सन्मानाने सुवर्णाच्या सिंहासनावर बसून त्याचे षोडशोपचाराने पूजा केली स्वतः त्याच्या सेवेसाठी हात जोडून उभा राहिला त्याच्या सेवेशिवाय राजाला दुसरं काहीही सुचत नव्हते राजाची ही निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथच फार समाधान वाटले मग प्रसन्न होऊन त्याने राजाला त्याचा हेतू विचारला तेव्हा राजा त्याला म्हणाला महाराज मी एक सूर्यवंशी श्रीरामचंद्रांच्या घराण्यातला आहे माझे नाव पाशुपत माझे एकच मागणे आहे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो श्रीराम आहे त्याची मला एकदा प्रत्यक्ष भेट आपण घडवून द्यावी ते ऐकून रामाची व तुझी भेट आत्ताच करून देतो असं म्हणून राजाला घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर राजांगणात येऊन उभा राहिला नंतर त्याने धुमास्त्र मंत्र म्हणून ते भस्म सूर्यावर टाकले त्यामुळे सर्व आकाश धुराने भरून गेले सूर्य झाकून गेला आणि धुरामुळे त्याचा सारथी अरुण हा डोळी पुसू लागला त्याच्या तोंडात धूर गेल्यानं अगदी तो कासावीस होऊ लागला हे पाहून क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने ही धुमास्त्र विद्या सोडली आहे असं सूर्याने मग त्याने वायू असराची योजना करून तो बाण सोडला त्यामुळे जोरदार वारा सुटला आणि धूर सगळा काही दूर झाला नंतर मच्छिंद्रनाथानं पर्वतासराची योजना केली त्यामुळे सूर्याचा रथच अडला त्या क्षणी सूर्यानं वज्रास्त्र सोडला त्यामुळे पर्वतासरापासून निर्माण झालेला सर्व पर्वतांचा चूर झाला सूर्याची ही युक्ती पाहून मच्छिंद्रनाथानं भस्म भ्रमासराची योजना केली तेव्हा सगट अरुण भ्रमिष्ट झाला आणि वाट सोडून रथ भलतीकडे जाऊ लागला हे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडले अग्नीवर पाणी टाकल्यावर तो जसा नष्ट होतो किंवा शिष्याचे अज्ञान सद्गुरू जसे नाहीसे करतो त्याप्रमाणे ज्ञानास्त्रानं ब्रह्माचे निरसन केले त्यानंतर मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण सोडले त्याचबरोबर सूर्यासह सारथी घोडे यांचा श्वासोच्छवास बंद झाला रथ जमिनीवर उलटून आदळला आणि त्यामुळे सूर्य ही रथाखाली पडला सूर्याच्या तेजानं पृथ्वी जळून जाऊ लागली तेव्हा मच्छिंद्रनाथाने उदकास्त्राची योजना केली त्यामुळे अतिशय जलदृष्टी होऊन पृथ्वीचा दाह शांत झाला परंतु सूर्य खाली पडून निचेष्ट झाल्याने सगळे देव घाबरून गेले ब्रह्मदेव विष्णू शिव वरुण अश्विनी कुबेर गंधर्व वगैरे सर्व देव ताबडतोब मच्छिंद्रनाथाजवळ धावत आले एका सूर्यासाठी हे सर्व देव पृथ्वीवर मच्छिंद्रनाथाजवळ गेले सूर्याकडून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्यांनी मच्छिंद्रनाथाला विचारले तेव्हा नाथाने सर्वांना नमस्कार केला व विष्णूला उत्तर दिले हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असूनही सूर्य त्याची बिलकुल विचारपूस करीत नाही त्याच्याकडे तो दुमकूनही पाहत नाही पाशुपत राजा सूर्याला आवडत नाही म्हणून त्याला वळणावर आणण्यासाठी मी असं केलं असं करण्यास माझा आणखी दुसरा कोणताही हेतू नाही माझ्या साबरी मंत्रविद्येला सूर्याचे सहाय्य मिळावे व ज्याने सूर्यवंशात अवतरून विजय ध्वज लावला त्या श्रीरामचंद्राची या पाशुपत राजाला भेट व्हावी कारण त्या राजाचा माझ्यावर पूर्ण लोभ आहे यासाठी हे चक्रफणी माझे हे हेतू माझी इच्छा पूर्ण करा हे ऐकून विष्णूने सांगितले कल्पद्रुमाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील परंतु प्रथम सूर्याला सावध कर तो तुझ्या मंत्राला सर्व प्रकारे अनुकूल होईल व जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो तुझे कार्य पार पाडून देईल सूर्याचे सहज नाव जरी घेतले तरी पातक भस्म होते मग ते मंत्र योगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होईल आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहोत याचे आम्ही वचन देतो पण आता उशीर न करता याला लवकर सावध कर वीरभद्राच्या प्रसंगी आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले आहे नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी तुला वरदाने दिली आहे असं असताना तुला अजून आमच्याविषयी संशय का वाटतो असं बोलून सर्व देवांनी सूर्याला दुःखापासून मुक्त करण्यासाठी मच्छिंद्रनाथाला खूप भीड घातली मच्छिंद्रनाथानं सांगितलं पाशुपत राजाला श्रीरामाचे दर्शन घडल्याशिवाय माझ्या मनाला समाधान मिळणार नाही मच्छिंद्रनाथाचं हे बोलणं ऐकताच प्रभू श्रीरामचंद्र प्रकट झाले तेव्हा राजाला अत्यंत आनंद झाला नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह रामाच्या पाया पडला रामाने त्याला कडकडून मिठी मारली त्याच वेळी मच्छिंद्रनाथानं रामाची प्रार्थना केली तुझे नाम श्रेष्ठ होय साबरी विद्येच्या मंत्रयुगामध्ये तुझे नाव येईल तेव्हा तू तेथे हजर राहून ते कार्य सिद्धीस न्यावेस याबद्दल तुम्हाला वचन दे नाहीतर युद्धाला तयार हो हे ऐकून रामाने सांगितलं तुला तिन्ही देवांचा वर आहे तिन्ही देवांचा अवतार असलेलं दत्तात्रय त्याचं पूर्ण वरदहस्त तुझ्या मस्तकावर आहे शिवाय पूर्ण ब्रह्म नरसिंह हा अवतार तूही तुला वश आहे मग मी तुला का मदत करणार नाही तुला मी सर्वस्वी सहाय्य करीन मंत्रात माझे नाव निघताच मी ते सर्व कार्य करीन असं रामानं त्यास वचन दिलं त्याने पुढेही असं सांगितलं की आपण दोघेही एकच आहोत असं सांगून सूर्याला उठवण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथाला विनवले त्यामुळे मच्छिंद्रनाथालाही मोठा आनंद झाला मग मच्छिंद्रनाथानं वातास्त्र जपून मंतरलेले भस्म टाकताच सूर्य सावध झाला त्याने सर्व देवांना जवळ बोलावले सर्व देवांनी त्याला नमस्कार केला नंतर हा कोणत्या वीराचा प्रताप आहे म्हणून सूर्याने विष्णूस विचारले व मला हात दाखविणाऱ्या प्रतापे वीरास एकदा मला दाखवा म्हणून त्याने सांगितलं सूर्यास भेटण्यासाठी देवांनी मच्छिंद्रनाथाला बोलावले मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून शीतल चंद्रास्त्र मंत्रून नाथ त्याला भेटायला गेला नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्याला त्याची माहिती विचारली विष्णूने प्रारंभापासूनची सर्व हकीकत त्याला सांगितली तेव्हा सूर्याने मच्छिंद्रनाथास साबरी विद्येत सहाय्य असल्याबद्दलचे वचन दिले मग पाशुपत राजास त्याच्या पायावर घातले आपला वंशज पाहून सूर्याला आनंद वाटला मग समाधान करून सूर्यासह सर्व देव स्वस्थाने निघून गेले मच्छिंद्रनाथानेही राजाचा निरोप घेतला व रामाचे दर्शन घेऊन तो पुढे तीर्थयात्रेस गेला अध्याय आठ समाप्त होत आहे उर्वरित कथासार पुढील अध्यायात